श्रीराम समर्थ पंचिका सहावी समास पाचवा केवल ब्रह्मनिरूपण ब्रह्म सर्व काळ सर्वत्र भरून राहिले आहे ते निश्चल निर्वात म्हणजे वारा नसलेले आणि अनंत असून जेथे तेथे कोंदाटले आहे ते असे आहे तसे आहे असे म्हणता येत नाही त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे किंवा अज्ञान आहे असेही म्हणणे शक्य नाही विचाराला तेथे आधारच नाही किंवा ते अमुक म्हणूनही दाखवता येत नाही त्याला वर्ण अथवा वेगळेपणा काही नाही ते स्थूल आहे मोठे आहे असे त्याच्याबद्दल कसे बोलावे ब्रह्म काही अणु दीर्घ किंवा पोकळ नाही ते घ्यायला गेलो तर घेता येत नाही टाकायला जावे तरी ते टाकता येत नाही ब्रह्म कुणाचाच विषय नाही ते पृथ्वीमध्ये भरून राहिले आहे पृथ्वीला त्याच्याचमुळे रूप आले आहे ते जडामध्ये दाट भरून राहिले आहे कठीण पदार्थातही ते दाटले आहे पण ते कठीण नाही ब्रह्म पाण्यात आहे पण ते पाण्याने भिजत नाही अग्नीमध्ये आहे ते गळत नाही वायूमध्ये असूनही वायूबरोबर ते हालचाल करत नाही ब्रह्म आकाशात आहे पण आकाश डोळ्याने दिसते आकाश त्याच्यामुळेच प्रकाशित होते पण ते स्वतः मात्र दिसत नाही आकाश देखील सर्व व्यापक आहे ते तिन्ही लोक भरून राहिले आहे पण ब्रह्माचे म्हणजे निजवस्तूचे कौतुक हे आहे की ते या सर्वापेक्षा वेगळे आहे आकाश हे शून्य आहे तेथे नेणीव आहे शब्द हा त्याचा गुण आहे ते पोकळ आहे भासमान आहे ते भासते अशा प्रकारे आकाशाची ओळख पटते नेणीव शब्दगुण भासणारे ही लक्षणे आकाश आणि ब्रह्म यांच्यामध्ये समान नाहीत म्हणजे आकाशात आहेत आणि ब्रह्मात नाहीत तरी ब्रह्मगच्च भरलेले आहे ते परिपूर्ण आहे असे म्हणता येते ही लक्षणे मात्र दोहोंना समान आहेत सूर्यप्रकाशामुळे आकाश पिवळे भासते रात्री सूर्य नसताना ते काळे दिसते अशा तऱ्हेने आकाश वेगळेपणाने कळून येते म्हणून त्याला आकाश असे नाव प्राप्त झाले तसे ब्रह्म मात्र सर्वत्र एकरसच व्यापलेले असल्यामुळे त्याचा वेगळेपणाने अनुभव येत नाही ते सूर्याच्या प्रकाशाने दिसत नाही चंद्रही त्याला प्रकाशित करू शकत नाही अग्नी कितीही कष्ट केले तरी त्याच्यावर प्रकाश पाडू शकत नाही परंतु चंद्र सूर्य अग्नी त्याच्या तेजामुळे इतर पदार्थांना प्रकाशित करतात ब्रह्मामध्ये सर्व त्रिभुवनाचा व्यापार चालतो अनंत ब्रह्मांडांच्या उतरंडेची अनंत वेळा जडणघडण ब्रह्मामध्ये होत असताना त्यांचे विनाश होत असताना ब्रह्माला त्याचे काही संकट नाही पाण्यावर तरंग उठतात ते नाहीसे होतात तरी पाणी मात्र अभंगच असते त्याचप्रमाणे मायेचे सर्व व्यापार सर्व उद्योग ब्रह्मामध्येच होत असले तरी ब्रह्म निर्विकारपणाने जसेच्या तसेच राहते मायेपासून ते गवताच्या पातीपर्यंत ब्रह्म आश्चर्यकारक तऱ्हेने दाटून राहिले आहे मायेपासून जे जे काही निर्माण झाले ते सर्व जड म्हणजे विश्व ब्रह्माने व्यापून टाकले आहे ब्रह्म अणुमध्ये आहे पण ते अणुसारखे नाही संपूर्ण विश्व त्याच्यामुळे प्रकाशित होते पण त्या विश्वाला जडत्वामुळे ते कळत नाही देहादी केवळ जड वस्तू मनासारखी चंचल तत्वे इत्यादी चेतनासारखी दिसत असली तरी परप्रकाशितच आहेत इंद्रिये बहिर्मुख होऊन संचार करतात परप्रकाशाने विषयांचे ग्रहण करतात त्यांचा भोग घेतात पण त्यांना स्वयंप्रकाशी परब्रह्म कळत नाही कारण ते इंद्रियग्राह्य म्हणजे इंद्रियांना दृश्य नाही मन बुद्धी अंतःकरण यांना इंद्रियांची उपाधी आहे ही अंतरिंद्रिये बाह्य इंद्रियांच्या मागे धावतात त्यांना ब्रह्मामध्ये केंद्रित केल्यास त्याचे कर्णत्वच म्हणजे इंद्रियपणच नाहीसे होते पाण्यामध्ये मीठ विरून जाते ते वेगळेपणाने जसे निवडता येत नाही त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये लीन झालेली मन बुद्धी वेगळेपणाने उरतच नाहीत जे जे सुखकर वाटते त्या सुखात मन रमते पण ब्रह्मसुखात मन विरघळूनच जाते त्याचा वेगळेपणाने अनुभवच येत नाही तरी सुद्धा काही कळले असे वाटते तरी ते मनाबरोबरच लय पावते त्यानंतर जे काही निसंगपणे उरते ते ब्रह्मस्वरूपच होय जोपर्यंत मनाची उपाधी आहे तोपर्यंतच अंतर्बाह्य संधी असतात पण तेच नाहीसे होताच निरुपाधिक ब्रह्मच उरते तेथे दिशा अथवा प्रदेश कसे असतील सूर्य आहे म्हणून पूर्व उत्तर इत्यादी सगळ्या दिशा कळतात पण सूर्यच उगवला नाही तर त्यांना काय म्हणावे सूर्यमंडल प्रकट होताच त्याच्या किरणांनी सर्व भूमंडळ प्रकाशित होते त्याप्रमाणे ब्रह्मामुळे मायादी तत्वे एकदम प्रकाशित होतात सूर्य जर आकाशाप्रमाणे असता तर तेज अंधकार यांची गोष्टच करता आली नसती त्याप्रमाणे स्फुरणच झाले नसते तर अनंताचे ज्ञान किंवा अज्ञान कसे झाले असते ब्रह्म हे पार म्हणजे सीमा नसलेले नेहमी उदय पावलेले पुष्कळ निष्कलंक इत्यादी आहे त्याला अंतच नसल्यामुळे त्याचे वर्णन कसे करावे मन बुद्धी यांना ब्रह्म कळत नाही तेव्हा ते अनुमानानेच जाणून घ्यावे पुढे त्या ज्ञानीपणाचाही त्याग करून त्याच्याशी अभिन्न अथवा एकरूप व्हावे अशा प्रकारे न जाणून ते जाणावे विचारपूर्वक त्याच्याशी जाणवणारी भिन्नता सोडून द्यावी तेव्हाच सर्व क्रिया आपोआप समाप्त होतात इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे केवल ब्रह्मनिर्विकारे पंचम समासः इति तत्पदशोधन प्रकार पंचिका संपूर्ण श्रीराम समर्थ